आज सुरुवात होत आहे आज आपण आग्रा घराण्याची गायकी ऐकाल आणि सुशीर वाद्य संमेलन प्रथम आग्रा घराण्याचे कलाकार सगुणा कल्याणपूर आहे मलुहा केदार विलंबित झुमरा तालात आश्चरा मोरा आणि द्रुत त्रितालात आली री मोरी पायल बाज सारंगीवर संगतीला आहेत हामिद खां हार्मोनियमवर राजाभाऊ कोसके आणि तबल्यावर माणिकराव पोपटकर आग्रा घराण्याच्या या गायिका खाँसाहेब खादिम हुसेन खान यांच्या शिष्या कल्याणपूर गाता आहेत मलुहा केदार sky. यांनी मलुहा केदार सादर केला समितीतर्फे हा पुष्पगुच्छ त्यांना अर्पण करण्यात येत आहे